दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही दिवस असे की कोणी माझा नाही अन्मी कोणाचा नाही आकाशाच्या छत्री खाली भिजतो आयुष्यावर हसणे थुंकून देतो आकाशाच्या छत्री खाली भिजतो आयुष्यावर हसणे थुंकून देतो या हसण्याचे कारण उमगत नाही या हसणे म्हणवत नाही या हसण्याचे कारण उमगत नाही या हसणे म्हणवत नाही दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही प्रश्नांचे हे संधसे तुकडे त्या वर्णाचे मनीचे अबलख घोडे प्रश्नांचे हे एक संधसे तुकडे त्या वर्णाचे मनीचे अबलख घोडे या घोड्याला लगाम शोधत आहे परी मजला गवसत नाही या घोड्याला लगाम शोधत आहे परी मजला गवसत नाही दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही मी तुसडा की मी भगवा बैरागी मद्य पिवा मी गांजेवाला जोगी मी तुसडा की मी भगवा बैरागी मद्य पिवा मी गांजेवाला जोगी अस्तित्वाला हजार नावे देतो परिणाव ठेवत नाही अस्तित्वाला हजार नावे देतो परिणाम ठेवत नाही दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही मम म्हणताना आता हसतो थोडे मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे मम म्हणताना आता हसतो थोडे मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे या जगण्याला स्वप्नांचाही आता मेघ पालवत नाही या जगण्याला स्वप्नांचाही आता मेघ पालवत नाही दिवस असे की कोणी माझा नाही अन कोणाचा नाही दिवस असे की कोणी माझा नाही अन कोणाचा नाही